काय बाई हे घोरणं की कुत्र्याचं गुरगुरणं कांथा नाजूक की नाही मोठी म्हणे कांठाळ्या बसल्या माझ्या ऐकू तर येते का त्यांचं घोरणं तुला बहिरीला काय ऐकू येणार म्हणा बहिरी तर तू आंधळी तू लंगडी तू पांगळी तुझ्या तोंडाला लागेल कोण अहो उठा उठा उठा उजाडला बघा नका उठू अजून काळो काय बाई कसे उठता ते पाहते अहो उठा मुळीच उठू नका हो की नाही नका उठू मिठा डोळे मिठा झाली सुरुवात राम राम राम राम राम अरे देवा तू दिवस सुरू तरी करतोस कशाला रे मग काय कधी उजाडायलाच नको नकोच मी उजाडायला की झालाच पट्टा सुरू तुझ्या तोंडाचा माझ्या की तुझ्या मोठी मुखीच आहेस की नाही तू माझ्यापेक्षा तूच मुखी झाली असतीस तर बरं झालं असतं छे छे छे छे तुम्ही दोघी मुख्या होण्यापेक्षा मीच बहिरा झालो असतो तर मजा आली झाली असती झाली अशा बैरोब असे लग्न केलं असतं कुणी जगात तुलाच एकटीला निर्माण केली नाही ईश्वरानं हो तू होतीसच म्हणा तुला काय फक्त नवरा पाहिजे मग तो बहिरा मुका लंगडा आंधळा कसाही असला तरी हरकत नाही आणि तू जशी काही एखाद्या बाजीरावाची मस्तानी होणार होतीस की नाही अग तुम्ही थांबणार तरी केव्हा मी उठलो तरी अजून मला चहा कुणीच आणून देत नाही आणि खुशाल भांडत सुटला आहात सांगा तुमच्या लाडक्या बायकोला माझाडलंय थिएटर वाटलं तर तू दे तू आवडती ना तुमच्या या दोघांच्या भांडणात मी मात्र चहाला मुकणार त्यापेक्षा मीच जाऊन करतो झालं करायचं काय कशाला हा घ्या मी केव्हाच करून ठेवलाय वाग माझ्या रखमाई तो नाही हा घ्या हा जास्ती साखर घालून केलाय वाग माझ्या राधे बर आता घेऊ तरी कुठला हा माझा माझा माझा माझा माझा अगं अगं थांबा अशा वर्दळीवर येऊ नका मी दोन्ही कप घेतो आता मला आधी हे सांगा कृष्णाला रुक्मिणी जास्त आवडत होती की राधा का विचारतेस तू मला हे मला तुम्ही नुकतंच रखुमाई म्हटलं आणि मला राधा म्हटलं सांगा आधी कोण आवडती होती कृष्णाची आली पुन्हा पंचाईत पंचायत कसली त्यात रुक्मिणीच जास्त आवडती म्हणायला काय जातो तुमचं रुक्मिणी कृष्णाची आवडती राधा होती हे एखादा मुका देखील सांगे तू गप्प आहेस तुम्ही सांगा हो सांगा हो पाडा दा हे बघा कृष्णाची रुक्मिणी जास्त आवडती होती का राधा जास्त आवडती होती हे सांगायच्या पूर्वी मला एक गोष्ट आधी सांगितली पाहिजे ते मी संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर सांगेन ते काही चालायचं नाही आत्ताच सांगितलं पाहिजे नका हो संध्याकाळीच सांगा मी ज्या त्या बाबतीत घाई आणि तू काय कमी आहेस झिंजा दुपटीन तुझ्या ये बघू ये ये ये ये ये अजून कसं आले नाही छात वाजले तरी कशाला येणार तुझ्या तोंडाचा तोफखाना ऐकायला राहू दे बिचारांना बाहेर त्यापेक्षा आहा काय पण गोगल गाय आणि पोटात पाय तूच तर सारखी खेळतेस त्यांना दिवसभर मी की तू मी हो हो हो तूच ठीक आहे आतापासून मी एक शब्द देखील तोंडातून काढित नाही पाहते कोण खेळतं त्यांना ते पाहत तर मग मी देखील मुक्की होऊन बसते येऊ दे त्यांना एक अक्षर नाही बोलायची सर्वात उपाय येत दिसून परी एका गोष्टीचा आहे न्यून तोंडाळ बायको कडकडून येता काय करावी घर चुकून तर आलो नाही नी सगळा कारभार थंड थंड कसा काय गे अशी गप्प कशी तू आणि तू ग ए अरे च्या तू ही गप्प तुमच्या दोघींच्या जिव्हा कुणी कापून तर नेल्या नाहीत बुटात घालायला का तोंड शिवून टाकली तुमची अरे चा अजूनही गप्पच तुम्ही छे माझंच काहीतरी चुकतंय चुकून दुसऱ्याच घरात आलो मी ह्या काही आपल्या बायका नव्हत बरं आहे मंडळी माफ करा घर चुकून आलो होतो नमस्कार <laughs> म्हणजे काय <laughs> अरे हे काय प्रकार आहे तर नाही ना <laughs> हे माझे आई आता तोंड उघडा तुम्ही दोघी गप्प म्हटल्याबरोबर मला कसतच होते इतकी वर्ष तुमची भांडणं ऐकायची सवना छे छे छे छे त्यापेक्षा तुम्ही भांडात एकमेकीच्या झिंजा उपटा वाटलं तर एकमेकींच्या छातीवर बसा पण तुम्ही गप्प राहिल्याबरोबर बघा घराला कशी अगदी स्मशानाची कळा आलेली आहे हे छे हे घर नव्हेच हा उघडा तोंड उघडा उघडा आलं आलं जवळ आलं जवळ आलं हा उघडा तोंड मी मुळीच बोलणार नाही मीही नाही बोलणार का ग मी म्हणते मी बोलून बोलून तुम्हाला छळते ही मला तसंच म्हणते तुम्ही सांगा आता हो तुम्हीच निकाल लावायचा सांगू सांगा सांगा <laughs> मला तुम्ही दोघीही छळीत ना हो तुम्ही दोघीही इतक्या चांगल्या आहात की तुमच्या तरस निरस ठरवताच येत नाही म्हणून आता सांगा की कृष्णाला रुक्मिणी जास्त आवडते की राधा जास्त आवडते दोघीही अरे वा रे माझ्या पाखरानो आता कोण बरं म्हणेल की दोन बायकांचा दादला होणं वाईट आहे म्हणून पण हे बघा पुन्हा कधी मगासारख्या तोंड दाबून बसू नका मला कसंच होत बघा घर कसं अगदी गजबजल्यासारखं दिसलं पाहिजे म्हणजे आम्ही ओरडतो वाटतं तर काय तूच ओरडत असतील मी तूच वस्तू अंगावर येते सरण करा मोठी आली नाजूक आवाजाची तुम्ही मोठं कोकळ की नाही आता एक शब्द बोललीस तर तुझ्या ये ये ये ये